गोकुळच्या नारे आम्ही गोकुळच्या गोकुळच्या नारे आम्ही गोकुळच्या गोकुळच्या नारे आला भेटा या काना गिरिधारे आला भेटा या काना गिरिधारे किती नशील ग किती नशील ग नवतीच्या पोरी किती नशील ग नवतीच्या पोरी जरा संभा करील कुणी चोरी जरा संभा करील कुणी चोरी हा कृष्णा सर हा कृष्णा सर माधारी हा कृष्णा सर माधारी कशी लाज थोडीशी सारी कशी लाज थोडीशी तारी लाज तुझाच गाडी लाज तुझ्यात गाली घातारे लाज तुझ्यात गाली घातारे पाहुणे ना तुला गिरीधारे पाहुणे ना तुला गिरणारे आम्ही गोकुळ जा गोकुळ जाणारे आम्ही गोकुळ जा गोकुळ जाणारे आम्ही गोकुळ जा गोकुळ जाणारे आला भेटा या तारा आला भेटाया काना गिरीधारी आला भेटाया काना गिरीधारी आला भेटाया काना गिरीधारी आला भेटाया काना गिरीधारी आला भेटाया गिरीधारी आम्ही गोपूच्या गोपूच्या नारे আমি গোকুল যা গোকুল জানারে আলাপে গায়া তারা গিরিধারে আলাপে গায়া তারা গিরিধারে किती नक्षील गानवची चापोरे किती नक्षील गानवची चापोरे किती नक्षील गानवची चापोरे जरा संभा करी कोणी चोरे जरा संभा करे कोणी चोरे हा कृष्णाक्षर महागारी कृष्ण कर्माधारी हा कृष्ण कर्माधारी कशी लाज सारी कशी लाज सारी लाज तुझ्याच गाली घटारे लाज तुझ्याच गाली घटारे लाज तुझ्याच गाली घटारे पाहुणे येणार तुला बाबूने ना तुला गिरीधारे बाबूने ना तुला गिरीधारे बाबूने ना तुला गिरीधारे बाबूने ना तुला गिरीधारे बाबूने ना तुला गिरीधारे